ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सहावा देव दैत्य यांचे मिळून समुद्र मंथन शुकाचार्य म्हणाला परीक्षिता जेव्हा देवानी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रकट झाली त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत असे वाटावे त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले ते भगवंतानाच काय पण आकाश दिशा पृथ्वी किंबहुना आपले शरीर सुद्धा पाहू शकले नाहीत फक्त ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले ते रूप अत्यंत सुंदर होते पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर प्रसन्न आणि सुंदर सारे अवयव सुंदर भुवे आणि शोभणारी अतिशय सुंदर मुख मस्तकावर रत्न जडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारी गाल असलेली मुखकमळ कमरेला कमरपट्टा हातात कडी गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नुपूर शोभून दिसत होते वक्षस्थळावर लक्ष्मी गळ्यात कौस्तुभमनी तसेच वनमाला शोभून दिसत होती स्वतःची सुदर्शन चक्रादी असे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंताची स्तुती करू लागली ब्रह्मदेव म्हणाला ज्यांचा उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही जे प्राकृत गुणापासून रहित आणि मोक्ष स्वरूप परमानंदाचे महान सागर आहेत जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत हे पुरुषोत्तमा आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात हे निर्मात्या आपल्या या विश्वमयी स्वरूपामध्ये मला देवासह तिन्ही लोक दिसत आहेत हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते मध्यान ती आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटी हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल आपण मात्र कार्यकारणापलीकडील असून पूर्णपणे स्वतंत्र आहात आपणच या जगाच्या आधी मध्य आणि अंत आहात जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्य आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणेच हे होय आपल्या आश्रयाने राहणाऱ्या आपल्या मायेने आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता म्हणून विवेक आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या विषयांच्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात जसे मनुष्य लाकडापासून अग्नी गायीपासून दूध पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयामध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णन सुद्धा करतात हे नाभा ज्याप्रमाणे वनव्याने व्याकुळ झालेली हत्ती गंगाजलात बुडी मारून सुख शांतीचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे आपल्या प्रकट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेली आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत आपणच आमचे बाहेरच्या आणि आतील आत्महात आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत तो उद्देश आपण पूर्ण करावा आपण सर्वांचे साक्षी आहात तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार प्रभू मी शंकर अन्य देवता ऋषी दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्याप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत तर मग आमचे कल्याण आम्हाला कुठून कळणार म्हणून लोकांनी काय करावे त्याची आपणच आज्ञा करावी शुक म्हणाला अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रिय निग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघ गंभीर वाणीने त्यांना म्हणाले सर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते तरी सुद्धा समुद्र मंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेव शंकर आणि देवानो तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय का यावेळी असुरांवर काळाशी कृपा आहे म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवाकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा देवानो एखादे मोठे कार्य करायचे असेल तर शत्रूशी सुद्धा सख्य केले पाहिजे परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत वेली औषधी वनस्पती टाका नंतर तुम्ही मंद्राचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साह्याने समुद्राचे मंथन करा या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुम्हाला मिळेल देवानु तुम्ही असुराचे सर्व म्हणणे मान्य करा सामोपचाराने जशी सर्व कामे होतात तशी क्रोधाने होत नाहीत समुद्रातून आलेल्या काळकूट विषयाला घाबरू नका कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडूही नका शुक म्हणाला परीक्षिता देवाना असा आदेश देऊन सर्व शक्तिमान विहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्या पुढेच अंतर्धान पावले नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले त्यानंतर इंद्रादी देव बलिराजाकडे गेले शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्य सेनापती खवळली परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बळीने दैत्यांना थांबवले बळीने तिन्ही लोक जिंकले होते सर्व संपत्तीने युक्त आणि असुर सेनापतीने सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता तिथे देव गेले बुद्धिमान इंद्राने स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकवले होते ते सर्व मधुर शब्दात सामोपचाराने बळीला सांगितले ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली तिथे बसलेल्या शंभर अरिष्ट नेमी आणि त्रिपूर निवासी असुर राजांना सुद्धा आवडली तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली आणि परीक्षिता ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचेल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्र तटाकडे घेऊन चालले त्यांचे भाऊ परिघाप्रमाणे होते शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता परंतु तो मंदार पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जायचा होता त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थकले ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता जमिनीवर पडतेवेळी त्याने पुष्कळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला त्या देव आणि असुरांचे हात पाय आणि खांदे तुटून गेलेच मनसुद्धा निराश झाले त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तिथे प्रकट झाले पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्या सह ते समुद्र तटाकडे गेले पक्षीराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरवला नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला या ठिकाणी सहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू